झिरो बजेट नैसर्गिक शेती किंवा झिरो बजेट आध्यात्मिक शेती मार्गदर्शक कृषी ऋषी श्री सुभाष पाळेकर भाग पाचवा देशी गाय आणि तीस एकरचं गणित मित्रांनो आता प्रश्न आला की देशी काही का मग सहज तुमच्या मनात येईल का देशी गायचंच का जर्सी ओलस्टीन का नाही हा एक मार्मिक प्रश्न इथे विचारण्याची संभावना नक्कीच आहे याला कारणच आहे की आपल्याला गायच शेण पाहिजे आणि जर्सी उलस्टीन गाय नव्हे तो एक खतरनाक वेगळा प्राणी आहे आता असं म्हटल्यावर सगळे कृषी विद्यापीठात डोळे एवढे मोठे होतात हे काय बोलता ते तो गाय नाही खुला आव्हान आहे कृषी विद्यापीठांना खुलं आव्हान खुला चॅलेंज आहे कृषी विद्या विशुद्ध लोक सिद्ध करे जय गाय सिद्ध कर मित्रांनो जैसी उलस्टीन गाय नाहीये तो एक वेगळा खतरनाक प्राणी आहे आपण त्याचा इतिहास बघू दोन लाख वर्षाआधी दोन लाख आधी आपली देशी गाय आणि जर्सी उलस्टीन याचा पूर्वज एकच होता दोन लाख आधी आपली गावरानी गाय आणि जर्सी ओळस्टीन यांचा पूर्वज एकच होता त्याचं नाव होतं बॉस जनरा बॉस जनरा त्या दोन लाख वर्षामध्ये असे काही अद्भुत घटनाक्रम झाले असे काही पर्यावरणीय अकस्मात बदल झाले शक्यता एखादी उल्का पडली असेल नोज म्हणजे ज्वालामुखी फाटलेला असेल ज्वालामुखीतून प्रचंड राख आणि ग्रीन हाऊस गॅसेस हवेमध्ये गेलेले असतील कदाचित हवामान बदल झाला असेल या सगळ्या कारणामुळं हा जो बॉस जनर आहे जे मूळ पुरुष आहे मूळ जनावर आहे मूळ जे प्राणी आहे यांचा दोघांचा त्याच्या अंतर्गत शरीराअंतर्गत पेशीमध्ये जो डीएनए असतो त्याच्यामध्ये अंतर्गत बदलाव झाले ज्याला इंटरनल म्युटेशन म्हणतात इंटरनल सेग्रिगेशन म्हणतात आणि ते बदल होता होता होता होता अनुवंशिक बदल झाले आणि मग हा बॉल जनरा स्प्लिट झाला म्हणजे हा विभाजित झाला आणि त्याच्या तीन शाखा निघाल्या दोन लाख साल आधी त्याच्या तीन शाखा निघाला पहिली म्हणजे बॉस इंडिकस आपली देशी काय बॉस टॉरस म्हणजे जर्सी होलस्टीन आणि हा याक याक नावाचा प्राणी ही तिसरी शाखा आहे जो आजही सिक्कीम भूतान नेपाळ आणि तुमच्या तराई क्षेत्र हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर आणि उत्तराखंड मध्ये आपल्या बैलासारखा काम करतो दोन लाख आधी आपली देशी गाय आणि विदेशी गाय या दोघींचा मूळ जो प्राणी आहे तो एकच होता काही पर्यावरणीय बदलामुळे त्यांच्यात अंतर्गत बदलाव झाले इंटरनल सेग्रिगेशन झालं इंटरनल म्युटेशन झालं बाह्य म्युटेशन सुद्धा झालं त्याच्यामुळं त्यांचे जे जीन कोड आहे म्हणजे जन्मुकांची जी एक विशिष्ट अनुक्रमांक होता तो बदलला त्याच्यामुळे आंशिक गुणधर्म बदलले आणि त्या बदलामधून तीन शाखा निघाल्या पहिली शाखा बॉस इंडिकस म्हणजे आपली देशी गाय दुसरी शाखा बॉस टॉलर्स म्हणजे जर्सी ओस्टीन आणि तिसरी शाखा म्हणजे याक नावाचा आणि मित्रांनो या दोन लवकोशामध्ये या दोघांच्या गुणधर्मामध्ये सातत्यानं एवढे बदल झाले एवढे बदल झाले एवढे बदल झाले की आज हा बॉस इंडिकस म्हणजे भारतीय गाय हा वेगळा प्राणी आहे आणि जर्सी उलस्टीन वेगळा प्राणी आहे काहीही साम्यता नाही कोणतीही साम्यता नाही जसं मी उदाहरण देतो काही लाख आधी मानव माकडापासून विकसित आणि या काही लाख वर्षामध्ये मानवामध्ये आणि माकडाच्या गुणधर्मामध्ये एवढे बदल झाले एवढे बदल झाले त्याची शक्ती करून पडली त्या सगळे एवढे बदल झाले एवढे बदल झाले की आज माकड वेगळा प्राणी आहे आणि माकड मानव माकडाला कोणी मानव म्हणत नाही आणि मानवाला कोणी माकड म्हणत हा माकडासारखा वागला तर त्याला माकड जरूर म्हणतील पण तो मुळात माकड नाही तो वेगळा पाणी तस दोन लाख वर्षांच्या दरम्यान त्यांच्या अनुंशिक गुणधर्मामध्ये एवढे बदल झालेत की आज हा बॉस इंडिकस म्हणजे आपला देशी गाय वेगळा पाणी आहे आणि जर्सी वृष्टी वेगळा पाणी काहीही साम्यता नाही काही साम्यता मित्रांनो आपली ही बॉस इंडिकस म्हणजे देशी गाय याचं कुळ आहे झेबू आपली देशी गाय हा झेबू कुळातला प्राणी आहे कुळ म्हणजे कुटुंब झेबू कुळातला तो प्राणी आहे आणि झेबू कुळाचे एकंदर एकवीस लक्षण आहे आणि तुम्हाला गंमत सांगतो की झेबू कुळाचे एकूण एकवीस लक्षण आहेत म्हणजे गावरानी गायीचे एकूण एकवीस लक्षणं आहे आणि या एकवीस पैकी एकही लक्षण ज्या शिवलशींमध्ये नाही म्हणजे गायीच्या एकवीस लक्षणापैकी जर एकही लक्षण जास्ती उलशींमध्ये नाही तर जैस्ती विटला काय म्हणता येईल का म्हणता येईल का नाही म्हणता याला तुम्ही काय म्हणता मी याला टेबल म्हणतो तुम्ही म्हणाल का नाही कारण पेनाचं लक्षण वेगळं आहे आणि टेबलाचं वेगळं तस तसं जर बॉस टॉरस म्हणजे जर्सी लक्षणं वेगळं आहेत गायीचे लक्षणं वेगळं आहेत गायीचं एकही लक्षण जर्सी उलशींमध्ये नाही त्याला गाय म्हणता येईल का नाही म्हणता कारण तो वेगळा प्राणी आहे आपण तपासून बघूया एक एक लक्षण तपासून बघूया गायीचा पहिला पहिल्या चेंडू तुमची विकत पडते बघा आता ज्या गायीला वशिंड आहे खोंड आहे तीच गाय याला तुम्ही काय म्हणता अंप वशिंड ज्या गायीला वशिंड आहे तीच गाय ज्यांच्याकडे जर्सी उलसी नाही संध्याकाळी घरी जावं वरून हात फिरवावा सपाट भूप्रदेश म्हणजे गाय नाही पहिल्या चेंडू तुमची विकेट पडली दुसरं लक्षण ज्या गायीला गळ्याची पोळी आहे गल आहे ती गाय काय म्हणता तुम्ही गळ्याच्या पोळीला पोळ ज्या गायीला पोळी आहे तीच गाय जैसी उलशीनला पोळी लक्षात गाय असते तर असणार कशी हो असणार कशी गाय सिंहकटी असते लॉयन शेप समोर मोठी आणि पाठी मागे छोटी जर्सी उलशीन ठीक उलटी आहे समोर लहान आहे आणि पाठीमागं हिमालय पर्वत आहे एकही लक्षण नाही एकही लक्षण नाही चॅलेंज आहे सिद्ध करावं कृषी विद्यापीठांनी की जल एवढं गाय आहे चॅलेंज देशी गायच्या प्रत्येक जातीच्या गायीचं शिंगाचा आकार वेगवेगळा असतो जेवढ्या जाती तेवढे शिंगाचे प्रकार शंभर टक्के जर्सी उलिस्टिंदा शिंग नसतेच संकलितला असते ती जी छोटस नंबर पाच देशी गायीच्या आतडी जर्सीवृषींच्या दीड पट लांब असते आणि ज्या जीवाणूंच्या प्रजाती देशी गायीच्या आतडीत आहेत त्या त्यामध्ये नसतात वेगळ्याच प्रजाती असतात देशी गायच्या शेणामध्ये एक ग्रॅम शेणामध्ये तीनशे कोटी जीवाणू कमीत कमी उपयुक्त beneficial effective macro organism three thousand million two five thousand million within one gram of the desi cow dung ज्या शिवरसिंगच्या एक ग्रॅम सेनामध्ये सत्तर लाखाच्या वर काउंट मला मिळाला नाही आणि मॅक्झिमम द पॅथोजेनिक बॅक्टेरिया मग जास्तीत जास्त त्यामध्ये रोगाणू अनेक बदल एकही लक्षण नाही एकही लक्षण नाही लक्षण देशी गायचे चमडी अत्यंत संवेदनशील असते हायली सेन्सिटिव्ह गायीच्या पाठीवर एक माशी बसली तर अख्खं शरीर काय होते तुम्ही बोर्ड जरी लावलं तरी अख्खं शरीर चालते जस्ती उलटींच्या पाठीवर एक लाख माश्या बसल्या हिंदुस्थानच्या सगळ्या माश्या बसल्या तरी काही होत नाही कारण संवेदनशीलता अजिबात अजिबात नो सेन्सिटिव्ह ॲट ऑल गायचं वासरू मेलं तो दोन दिवस खात नाही रडते जर्सी उलशींचं वासरू मेलं दुप्पट खाते दुप्पट खाते दुप्पट खाते एकही लक्षण नाही गावरानी गायच्या डोळ्यात आपले डोळे घाला अरे माझी स्वतःची सख्खी आई अप्रतिम अमर्याद वास्तल्यानं माझ्याकडे बघते ममतेनं बघते अघा स्नेह अघा स्नेह जशी ओळशीच्या डोळ्यात डोळे घाला अरे राक्षसी खायला उठते अजिबात माया नाही ममता नाही स्नेह नाही वात्सल्य नाही काहीही नाही काहीच नाही ना स्वच्छ जागा असेल तर देशी गाय बसेल नाही तर उभी राहील रात्रभर स्वच्छ जागा असेल तर देशी काय बसेल नाही तर रात्रभर उभरेल जर्सी जयसी कुठेही बसते कुठेही खाते <laughs> तिला काही स्वच्छतेचा म्हणजे जे गुणधर्म असावेत ते गाजेशी काही मध्ये आहे आणि जे गुणधर्म नसावेत ते कुठे आहे जर्सी मध्ये मित्रांनो जर्सी उलस्टीनचं शेण गोमूत्र मी तपासलं देशी गायच्या शेणमूत्रापासून जीवामृत बनवलं जर्सी उलसींच्या गायच्या शेणापासून जर्सी उलसून बनवलं आणि मला जर्सी उलसींच्या जीवामृताचे परिणाम मिळाले नाहीत कारण ते त्यात गुणधर्म नाही देशी गायचं शेण जमिनीवर पडलं आणि वाळलं तर त्याची गोरी बनते जास्ती उलसींचं शेण इतकं पतलं असतं की ते जमिनीमध्ये जिरतं गोरी बनत नाही देशी गायता वाळलेले गौरी जेवढ्या वजनाची असेल तेवढीच त्याची राख मिळते तेवढीच एक्झॅक्ट ज्या शिवलेशींची गौरीच बनत नाही तो वाळण्याचा प्रश्न हे सूर्यप्रकाशासोबत अतिनील किरण येतात सोबतच काही गॅमा किरणासारखे रेडिएशन्स येतात विकिरण असतात त्याचा घातक परिणाम आपल्या जीव जमीन पाणी पर्यावरण होतो देशी गायच्या शेणाने साळवलेल्या जमिनीवर ते शोषून घेतल्या जातात आणि रिफ्लेक्शन मध्ये ते आपल्या मानवाच्या अंगावर पडत नाही अद्भुत क्षमता आहे अद्भुत क्षमता अद्भुत क्षमता देशी गायचं दूध अमृत आहे अमृत अमृत टीबी असला कॅन्सर असला कोणतीही बिमारी असो देशी गायचं दूध जर तुम्ही झोपताना पिलात तर प्रतिकारशक्ती वेगानं वाढते ज्या घरी देशी गायचं अस्तित्व आहे ते घर कसं भरलेलं वाटतं संपन्न वाटतं शांत वाटतं आध्यात्मिक वाटतं कसं अगदी खास वाटतं आणि जिथं जैसी ओळखी नाही असं वाटतं की तुरुंगात आहो का कुठं आहो पण धर्मशाळेत आणि म्हणून मित्रांनो जर जाहीरपणे मी सांगतो आहे की जर्सी ओलोशींच्या मध्ये देशी गायचं एकही लक्षण नाही तुम्हाला काय अधिकार हो तिला गाय म्हणण्याचा काय अधिकार आहे तुम्हाला ती गाय नाही तर वेगळा खतरनाक प्राणी आहे नंबर एक नंबर दोन आपल्या भारताच्या एकंदरीत पर्यावरणामध्ये गॅसिओलसीनच्या आतडीमध्ये चयापचयची जी क्रिया असते ती व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळं गॅसिओलसीनच्या आतडीमध्ये जंतूचा प्रादुर्भाव होतो जंत जंत म्हणतात त्याला काय म्हणतात त्याला थेडवम्स जंत म्हणतात आणि जंतू सुद्धा प्रादुर्भाव होतो आणि म्हणून सहसा अँटीबायोटिक्स दिले जातात जंतुनाशक पाजले जातात पाण्यासोबत तुम्ही जंतुनाशक जेव्हा देता तेव्हा तीस टक्के जंतुनाशक आतडीमध्ये शोषले जातात सत्तर टक्के जंतुनाशक त्या शेणामध्ये येतात मुथळामध्ये येतात दुधामध्ये येतात आणि जेव्हा तुम्ही जलसिव्हिलेशनचं शेण गोमूत्र जमिनीत टाकता शेणखताच्या माध्यमातून ते जंतुनाशक जमिनीत जातात जंतुनाशक आहेत जमिनीच्या जीवाणूंचा नाश करतात ह्युमसची निर्मिती रोखतात आणि मग आपल्याला दिसतं की पीक उठत का नाही पिकाची आपल्याला वाढ का होत नाही कारण जमीन बंजर झाली मानवाच्या आतडीमध्ये लॅक्टोबॅसिलस सारखे असे उपयुक्त जीवाणू असतात काही उपयुक्त जीवाणूंच्या प्रजाती असतात जशा लॅक्टोबॅसिलस सारख्या ज्या मानवाला प्रतिकार शक्ती प्रदान करतात आजारांशी लढण्याची क्षमता देतात जेव्हा तुम्ही जर्सी ओलेचिनचं दूध पिता त्यामध्ये जंतुनाशकांचे अवशेष आपल्या मानवी आतडी जातात जंतुनाशक आहेत जंतूंचा नाश होतो शक्ती घटते आणि मग चिकनगुन्या होतो कॅन्सर होतो डायबिटीस होतो मित्रांनो असं मी ऐकलं चर्चा ऐकली खरं कुठं ब्रह्मदेवाला माहीत की गायीचं दुधाचं उत्पादन वाढण्यासाठी गायीला इंजेक्शन देतात ऑक्सिटोसिनचे खरा खोटा मला माहित नाही मी ब्रह्मदेवला विचारलं त्यालाही माहित नाही आणि जेव्हा इंजेक्शन देतात त्याचे अवशेष दुधामध्ये येतात ऑक्सिटोसिनचे ते दूध पिल्यानं ते अवशेष मानवी शरीरात जातात ऑक्सिटोसिन हे ग्रोथ हार्मोन्स आहे these are the growth hormones आणि त्याचा परिणाम अनकंट्रोल सेल डिव्हिजन म्हणजे पेशींचं अनिर्बंध वाढ दुधाची निर्मिती म्हणजे पेशींची अनिर्बंध वाढ मानवाच्या शरीरात ते ऑक्सिटेशन गेल्यानंतर मानवाच्या शरीरात सुद्धा पेशींची अनिर्बंध वाढ होते असं म्हणतात आणि कॅन्सरचं लक्षण काय अनकंट्रोल सेल डिव्हिजन कोशिकांची अनिर्बंध वाढ मानवाला कॅन्सर होण्यामध्ये अनेक कारणं आहेत त्यापैकी हे काय ईश्वरानं मानवाला सगळ्या मानवाला कॅन्सर होण्याची क्षमता दिलेली आहे कॅन्सर निर्माण होण्याच्या मागे एक जीन असतो जन्मूक असतं ज्याचं नाव ऑन्कोजीन आहे हा ऑन्कोजीन प्रत्येक मानवाच्या डीएनए मध्ये आहे शरीरामध्ये आहे पेशीमध्ये आहे हा जीन जेव्हा झोपलेला असतो रेसेसिव्ह असतो तेव्हा कॅन्सर होत नाही जेव्हा तो डॉर्मंट होतो जेव्हा तो जागृत होतो तेव्हा कॅन्सर होतो आणि जागृत करण्याचं काम हे विष करतं रासायनिक कीटनाशकांचे अवशेष हे नायट्रेट्स ते कॅडमियम आर्सेनिक मर्क्युरी लेड जे तुमच्या गांडूळ खतातून आपण घेतो आणि हे ऑक्सिटॉसिस आणि म्हणून मित्रांनो सावध असलं पाहिजे की जर्सी ओलस्टीन काय नाही तो एक खतरनाक प्राणी आहे वेगळा प्राणी आहे जमिनीची सुपीकता नष्ट करतो मानवाचं स्वास्थ्य नष्ट करतो आणि पर्यावरणाचा विनाश करतो आता तुम्ही म्हणाल पर्यावरणाचा आणि त्या जर्सी ओलस्टीनचा काय संबंध आहे कुठेही लावतात काही तुम्हाला सांगितलं ती चार हरित वायू आहे there are four green houses green house gases which are responsible for global warming number एक carbon dioxide nitrous oxide methane and chlorofluorocarbon हा जो मिथेन आहे ना गॅसी रोस्टिंगच्या उत्सवासातून मोठ्या प्रमाणात हवीत जातो मशीनच्या उत्सवासातून मोठ्या प्रमाणात हवीत जातो म्हणजे जर्सी रोस्टिन मिथेन पसरवण्यामध्ये सगळ्यात पुढे असतात त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढतं वायुमंडळात बदलाव होतो आणि पर्यावरणाचा विनाश होतो आणि म्हणून असा हा खतरनाक पाणी आपल्याला नको कोणी म्हणतात जलसोलोसिन पंधरा लिटर दूध देते तुमची भारतीय गाय देते का कोण नाही म्हणते कोण म्हणते देत नाही म्हणून आमची गुजरात राज्याची गीर लांब कानाची अहमदाबादला माझ्या समोर तीन वेळा ढोली पंचवीस लिटर दूध <clears throat> एका दिवसाला अठरा लिटर दूध देणारी गिर गाय कोण म्हणतं आमची गाय दूध देत नाही एक काँग्रेस कांक्रेज गुजरातची बहुत ही सुंदर देशी गाय की नस्ल है अभी ट्वेंटी लिटर दूध देती है घाट घना दूध पॅक्ट दूध एका दिवसाला वीस लिटर कोण म्हणते आमची गाय दूध देत नाही राजस्थानची थाळपाळकर वाळवंटात सुक गवत खाते फुलटलेलं ओलं मिळत नाही अरे वाळवंटात काहीच नाही आणि घट्ट वीस लिटर दूध देते हे राठी राजस्थानची सुंदर गायची नसल आहे पंचवीस लिटर दूध देते बिकानर मध्ये आम्ही चार दिवस इथं दूध खाल्लं दुधाची बासुंडी खाल्ली आणि दुधापासून दही खाल्लं आपण तूप अप्रतिम तो अप्रतिम लाजवाब पंजाबची सायवाल पंचवीस लिटर दूध देते हे रेड सिंधी पंजाब आणि पाकिस्तानची जी आपलीच आहे मुळात पंचवीस लिटर दूध देते कोण म्हणते आमची गाय दूध देत नाही हे सिद्ध झालेलं आहे की भारतीय गाय जर्सी रुसींपेक्षा भारतीय वातावरणामध्ये जास्त दूध देते हा शुद्ध अपप्रचार आहे कृषी विद्यापीठांचा शेत्याला शेतकऱ्यांना ते गुमराह करत आहेत की भारतीय गाय दूध देत नाही मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल दक्षिण अमेरिकेमध्ये एक देश आहे ज्याचं नाव आहे ब्राझील भारता एवढाच किंबहुना भारतापेक्षा थोडा मोठा भारतासारखंच वातावरण भारतासारखेच पिकं त्या ब्राझील देशानं आपल्या देशातून ओंगोल अतिउत्तम ओंगोल गायी नेल्या आंध्र प्रदेशातून ओंगोलचा खून नेला थाळपाळकरचा खून आणि गाई नेल्या सायवालचा खून आणि गाई नेल्या आणि गीरचा खून आणि गाई नेल्या आणि त्यांचं इनब्रिडिंग केलं म्हणजे भारतीय गायीमध्येच आपसात त्यांचं इनब्रिडिंग केलं आणि बारा वर्षानंतर एक गाय तयार झाली जिचं नाव त्यांनी ब्राह्मण ठरवलं काय ठरवलं ब्राह्मण एका आंतरराष्ट्रीय कॉम्पिटिशनमध्ये स्पर्धेमध्ये साठ लाख साठ लिटर दूध दिलं सिक्स्टी लिटर इंडियन काऊ कोण म्हणतं आमची गाय दूध देत नाही पण नाही आम्हाला देशातलं चांगलं वाटणार नाही घर घरची भाजी चांगली वाटणार नाही शेजारणीची भाजी मात्र उत्तम उत्तम जे अमेरिकेतून आलं आफ्रिकेतून आलं किंवा युरोप म्हणून आलं ते चांगलं आणि भारतीय वाईट ही हिंद मानसिकता आपली हिंद मानसिकता आपली गाय सुद्धा अतिशय उत्तम आहे आणि दूध तर देतेच पण बैल असे सुंदर देते आपल्या शेतीच्या कामासाठी क्या बात आहे क्या बात क्या बात मित्रांनो तर इकॉनॉमिक्स बघूया आपण इकॉनॉमिक्स जास्ती वर्षी पंधरा लिटर दूध देते ठीक आहे अठरा रुपये ॲव्हरेज भाव मिळतो वर्षाचा वार्षिक म्हणजे दोनशे सत्तर रुपये मिळाले उलट तुम्ही तिला एसी मध्ये ठेवलं तिला डॉक्टर पोचला कारण सतत बिमारी येतात तिला औषधं बाजावं लागतात इंजेक्शन द्यावं लागतं इतकंच नाही तर चांगला तळा खाऊ घालायचा एवढा सगळा खर्च करून सुद्धा तुम्हाला दोनशे सत्तर मिळाले मिळाले काहीच नाही सगळे कर्जबाजारी आहेत पण हे आमची दीर मी तुम्हाला पंधरा लिटर म्हणत नाही दहा लिटर म्हणतो तुमचा केरळमध्ये लहान गाई आहेत छोट्या छोट्या बकरी एवढ्या अतिशय सुंदर जाती आहेत वेचूर आहे मलनाड गिद्ध आहे वायनाड गिद्ध आहे हायन डॉप आहे राजगीर आहे अतिशय सुंदर चार ते पाच लिटर दूध त्यांची देण्याची क्षमता आहे एकशे साठ रुपये लिटर दूध खपतं औषध आहे औषध मेडिसिन मला सांगा जर्सी उलशन तुम्हाला दोनशे सत्तर रुपये दिले देत काहीच नाही सगळे पळते बाहेरच्या बाहेर आमच्या गाईनं सुका चारा खाते डॉक्टरची आवश्यकता नाही बिमारी येतच नाही भटकून येते आणि घट्ट दहा लिटर दूध आणि दहा पंचे पाचशे रुपये मिळतात कोण्या गाईनं नफा दिला तुम्हाला सांगा ना काही दिला काही दिला देशीने दिला भारतीय गाईचं एक किलो तूप बाराशे रुपये कमीत कमी कमीत कमी आणि जास्ती उलशीन एक किलो दूध तोड्याला हो तूप साडेतीनशे रुपये त्यात काहीच नाही त्यात काहीच नाही कोण खाते कसे खाते काय माहित नाही आपली खिला दोन बैल खिलार जातीचे केवढ्याचे आहे हा दीड लाख आणि जशी उलशींची कवळी आता झिरो झिरो काय किंमत इकॉनॉमिक्स बघा देशी गाय परवडते आणि म्हणून आता निर्णय घ्या फोन लावा ज्यांच्याकडे जर्सी उलष्टी नाही त्यांनी आता घरी फोन लावा मी घरी पोहोचण्याच्या आधी त्या जर्सी मोक मोकळ्या जंगला सोडून द्या ताबडतोब ते पाघरात नको आणि जंगल नसेल तर तुम्हाला नेहमी त्रास देणाऱ्या गावातल्या तुमच्या विरोधक नेत्याच्या घरी त्या नेऊन बांधा आणि एक देशी गाय आणा आणि तीस एकरची शेती करा एक देशी गाय आणा आणि तीस एकरची शेती करा तीस एकरचा ऊस तीस एकड़ की द्राक्ष तीस एकरची की पण ते पाप हिंदुस्थानातून काढून टाका जेवढ्या लवकर काढाल तेवढी कर न्यूझीलंड सरकारनं ठरवलं की आता जर्सी सिंग पाळायच्या नाही देशी काही बोलवायचं भारतीय काही मागवत आहेत न्यूझीलंड सरकार लक्षात ठेव आणि म्हणून मित्रांनो एक देशी गायांना आणि तीस एकरची शेती करा कशी आता आपण बघूया एक निर्णय झाला की आपल्याला गायीचं शेण वापरायचं प्रयोगशाळेमध्ये जेवढ्या छत्तीस प्रकारच्या आपल्या देशी गायी आहेत त्यांचं शेणमूत्र मी तपासलं बैलांचं शेणमूत्र तपासलं जैसी उलशींचं तपासलं म्हशीचं तपासलं शेळीचं तपासलं उंटाचं तपासलं आणि शेवटी दिसून आलं की सगळ्यात उत्तम गायीचं शेण विज्ञान आहे बस मग किती पाहिजे आणि मग मी प्रयोग चालू केले कमीत कमी किती शेण लागेल वीस म्हणून प्रयोग चालू केले एक एकरला एक हजार किलो शेण वापरलं दुसऱ्या एकरामध्ये नऊशे किलो वापरलं तिसऱ्यामध्ये आठशे किलो वापरलं सातशे किलो सहाशे किलो पाचशे चारशे तीनशे दोनशे शंभर नव्वद ऐंशी सत्तर साठ किलो पचास किलो चाळीस किलो तीस किलो वीस किलो दहा किलो नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन आणि एक किलो एका एकराला अलग अलग पाकमध्ये तीन वर्ष सतत प्रयोग घेतले सगळ्या पिकामध्ये सतत प्रयोग आणि तीन वर्षांनी दिसून आलं एका एकराला हजार किलो झिरो बजेटमध्ये बिलकुल नाही नऊशे किलो नाही आठशे किलो नाही सहाशे नाही सहाशे नाही पाचशे नाही चारशे नाही तीनशे नाही शंभर नाही पन्नासही नाही तीसही नाही वीसही नाही फक्त दहा किलो शेण पाहिजे एकरी दहा किलो शेण महिन्यातून एकदा प्रतिमास एकरी बस पुरेसा आहे पुरेसा आहे दहा किलोच्या वर अकरा किलो नको दहा किलो शेण पाहिजे आता तुमच्या मनात एवढा मोठा प्रश्न आहे की बापा बापा दहा किलोच होते हो आम्ही एवढं मोठं शेणखत विकत आणतो कुठून कुठून आणतो बांगलादेश पाकिस्तानातून सुद्धा आम्ही आणतो रासायनिक खताचे ट्रकच्या ट्रक टाकतो ती पुरत नाही तर पेंडी आणून सुद्धा टाकतो अखाद्य पेंडी त्याने समाधान होत नाही तलावातली गाळ आणून टाकतो त्याने समाधान होत नाही तर डोंगरातली माती आणून टाकतो तरी आमचे ताळिंब पिकत नाही तरी आमचे द्राक्ष पिकत नाही तरी आमचा ऊस तीस टनाच्यावर जात नाही आणि तुम्ही म्हणता काहीच टाकायला की दहा किलो शेण पाहिजे काय म्हणजे तुम्ही मूर्ख बनवतात आम्हाला तुमच्या मनात मोठा प्रश्न मित्रांनो हकीकत बताता हूं स्वप्नान्ही दिखाता मी तुम्हाला स्वप्न दाखवत नाही वास्तव तुमच्या समोर ठेवत आहे स्वप्न दाखवणारा मी नाही स्वप्न दाखवणारे राजधान्यामध्ये बसलेले असतात ते स्वप्न दाखवण्याचा धंदे करतात आता दोन तीन महिने तेच काम करणार आहेत लक्षात ठेवा मित्रांनो दहा किलो शेण एका गाईला एका गाईच्या दहा किलो शेणापासून एक कळशी देऊ एक गाय एका दिवसाला अकरा किलो शेण देते एव्हरेज किती देते लिहा एक देशी गाय तुम्ही नोंदी घेत जा मला माहिती आहे तुमचं कॉम्प्युटर किती चांगला आहे कालची भाजी तुम्हाला माहित नाही काय खाल्ली तर हे काय आठवण राहणार आहे एक गाय एका दिवसाला देशी गाय अकरा किलो शेण देते सरासरीनं ऑन एव्हरेज एक बैल एका दिवसाला सरासरीनं तेरा किलो शेण देतो एक यमदूत एका दिवसाला श्वास पंधरा किलो शेण देतो यमदूत म्हणजे हा तू हा महेश अन्ना महेश भैस को यमदूत बोलता है यम कशावर बसून येतो हा आणि जे म्हैस पाळतात ते यमदूतच असं मी म्हणत नाही असं मी म्हणत नाही असं मी म्हणत नाही पंधरा किलो शेण देतो म्हणजे एका गाईचं लिहा एका गाईचं एका दिवसाचं दहा किलो शेण एका गाईचं एका दिवसाचं दहा किलो शेण एका एकराला एका गाईचं एका दिवसाचं दहा किलो शेण एका एकराला महिन्यातून कमीत कमी एकदा द्यायचं आहे महिन्यातून कमीत कमी एकदा द्यायचं आहे म्हणजे एका गाईचं एका गाईचं तीस दिवसाचं शेण तीस एकराला एका गाईचं एका दिवसाचं किती एकराला एका एकराला महिन्यातून एकदा द्यायचं आहे म्हणजे तीस एकराचं शेण किती एकराला तीस एकर काहीही टाकण्याची आवश्यकता नाही बस शेणखत नाही रासायनिक खत नाही गांडूळ खत नाही कंपोस्ट नाही वर्मी कंपोस्ट नाही काहीही टाकण्याची आवश्यकता नाही फक्त दहा किलो शेण एक गाय आणि तीस एकरची म्हणून जिथे भेटेल तिथून विकत आणा पैसे नसेल तर चोरून आणा आणि मी तुम्हाला पत्ता सांगितला कुठे चोरी करायची पण एक शे एक गाय आणा आणि तीस एकर शेती करा आता तुमच्या मनात दुसरा एक प्रश्न नक्कीच मी बघतो आहे तुमचे चेहरे मला पाठ आहेत का हो तुम्ही एका बाजूने म्हणता की शेणखत टाका लागत नाही गांडूळ खत टाका लागत नाही काही टाकायला लागत नाही ते पिकाचं अन्न नाही आणि दुसरीकडे दहा किलो लोक काय म्हणता हो कारण तुमच्या डोक्यामध्ये कृषी विद्यापीठाने एक भ्रम भरलेला आहे तो भ्रम निघत नाही तो भ्रम म्हणजे का शेण शेणखत रासायनिक खत कंपोस्ट वर्मी कंपोस्ट पिकाच्या मुळीचं अन्न आहे म्हणून भ्रमसाठ द्या हा भ्रम तुमच्या डोक्यात भरलेला आहे हे कृषी विद्यापीठ धादांत खोटं बोलतात जेव्हा दावा करतात की शेणखत आणि गांडूळ खत वर्मी कंपोस्ट कंपोस्ट किंवा रासायनिक खत पिकाचं अन्न आहे अजिबात खोटं आहे पिकाचं कोणतंही खत अन्न नाही हे लक्षात ठेवा हे लक्षात साडे अठ्ठ्याण्णव टक्के शरीर काय बनते हवा पाण्यापासून बनते अरे खताचा प्रश्नच कुठे येतो चाळीस लाख शेतकरी झिरोवर शेती करतात एक ग्रामही शेणखत विकत आणत नाही एक ग्रॅमही विकत आणत नाही गांडूळ खत नाही कंपोस्ट नाही रासायनिक खत नाही आणि त्यांचं पीक पाहून घ्या तुमच्या तुलनेत कान भरी कमी नाही कण भरी कमी नाही गार कारण खताची बिलकुल आवश्यकता नाही आणि असं जर आहे तर मी दहा किलो का म्हणतो याला कारण आहे जेव्हा मी दहा किलो शेण एका एकराला म्हणतो ते खत म्हणून नव्हे तर अनंत कोटी जीवाणूंचं काय म्हणून विर्जन म्हणून म्हणतो काय म्हणून विर्जन म्हणून कल्चर मित्रांनो दोनशे लिटर दूध आहे किती दूध आहे दोनशे लिटर त्या दुधामध्ये एक चमचा दही टाकलं विरजन म्हणून आता एक चमचा दह्यामध्ये किती पाचशे कोटी असेलच पण दुसऱ्या दिवशी बघा दोनशे लिटर दुधाचं काय होते दही म्हणते म्हणजे एक चमचा दह्यामध्ये दोनशे पाचशे कोटी बॅसिलस विरजन म्हणून एक चमचा दही टाकलं दोनशे लिटर दुधाचं पूर्ण दही म्हणते किती जीवाणू वाढले पदार्थ कोटी अनंत कोटी अनंत कोटी विजय भाटकाचं सुपर कॉम्प्युटर बंद होऊन जाईल मग येणार इतकी होत म्हणजे दोनशे लिटर दुधाचं विरजनासाठी जसं एक चमचा दही पाहिजे तसं एक एकर जमिनीमध्ये म्हणजे विरजन टाकायचं आहे तर विरजन म्हणून किती पाहिजे फक्त दहा किलो शेण पाहिजे अकरा किलोची आवश्यकता नाही कळलं का समजला का विषय कोणाला समजला नाही हात वर करा हा बोला काय नाही समजलं हा ते पुढचा विषय आहे झालेला विषय विचारा आणि हा पुढचा विषय मी तिसऱ्या दिवशी घेणार आहे झालेला विषय विचारा मित्रांनो एक थीम सांगतो त्याची थीम देशी गायचं शेण दहा किलो विरजन म्हणून आपण टाकवतो एका एकराला तेवढं पुरीस आहे बस एवढं पुरीस आहे ना ठीक आहे मित्रांनो आणि मग दहा किलो शेणापासून मला तीस लाख कोटी जीवाणू मिळाले किती मिळाले तीस लाख कोटी भारतीय सांख्यिकी शास्त्रामध्ये एक लाख कोटीला एक महापद्म म्हणतात म्हणजे तीस महापद्म जीवाणू मिळाले आणि मग जेव्हा पाण्यात मिसळून ते जीवामृत वापरलं परिणाम मिळाले पण चमत्कार नाही मिळाला आणि आमचे शेतकरी पहिले म्हणतात चमत्कार आहे का तर इकडे नाही तर आणि मग विचार केला आपण त्याला चमत्कार दाय दिला पाहिजे शेतकऱ्यांना म्हणजे जीवाणूची संख्या वाढली अनेक पटीनं वाढली पाहिजे मग ते डोक्यात होतंच की किनवन क्रियेनं संख्या वाढते पेशी विभाजन होते फर्मेंटेशन प्रोसेसनं काय होते ते सेल डिव्हिजन कोशिकांचं अनिर्बंध विभाजन होते आणि मग ठरवलं की आपण क्विन्नन क्रिया वाढवली पाहिजे मग पाण्यामध्ये दोनशे लिटर पाण्यामध्ये ते दहा किलो शेण आणि किन्वन क्रिया वाढण्यासाठी एक होतं की किन्वन क्रिया जर गोड वापरलं तर जास्त वेगानं होते आणि मग मी साखरे साखर टाकून पाहिली गुळ टाकून पाहिला एक किलो पासून दहा किलो पर्यंत उसाचा रस वापरला इतकंच नाही उसाचे धांडे बारीक तोडे करून टाकले एका प्रयोगात सहदी वापरलं एका प्रयोगात नळाचं पाणी वापरलं आणि हे सगळं वापरल्यावर अंतिम निष्कर्ष हा मिळाला की दोनशे लिटर पाण्यामध्ये जर दहा किलो आपण देशी गायचं गोबर घेतलं पाच ते दहा लिटर गोमूत्र घेतलं नंतर लिहून देतो आणि त्यासोबत एक किलो गुळ किंवा एक किलो गोड फळांचा जर गर्द टाकला किंवा चार लिटर उसाचा रस टाकला किंवा दहा किलो उसाचे तुकडे टाकले तर अतिशय वेगानं किनवण क्रिया होते जशी किनवण क्रिया चालू झाली वीस मिनिटात पेशी विभाजन होते तीस लाख कोटीचे साठ लाख कोटी जीवन होतात चाळीस मिनिटांमध्ये एकशे वीस लाख कोटी होतात एक तासामध्ये दोनशे चाळीस लाख कोटी होतात आणि अठ्ठेचाळीस तासामध्ये परार्ध कोटी परार्ध कोटी परार्ध कोटी म्हणजे एक निश्चित झालं की आपल्याला गोड पदार्थ वापरायचा प्रमाणे निश्चित झालं कमीत कमी एक ते दोन किलो पर्याप्त झालं दोन्ही नको एक किलो धाक आणि मग जेव्हा जीवाणूची संख्या वाढली ते आणखी एक प्रश्न माझ्या समोर उभा झाला काय या गणित जीवाणूला शक्ती कशी द्यायची आपण ऊर्जा कशी द्यायची कारण जीवाणूंच्या ज्या हालचाली आहे त्याला ऊर्जा पाहिजे मी आता हात वर केला काही कॅलरी ऊर्जा माझी खर्च झाली हात खाली केला मी बोलतो आहे ऊर्जा खर्च होत आहे त्यांना ऊर्जा करून द्यायची आणि मग डोक्यात विचार आला की प्रथिनामध्ये ऊर्जा खूप जास्त असते म्हणजे प्रोटीनस मटेरियल जर आपण वापरलं तर आणि प्रथिनं कडधान्यामध्ये सगळ्यात जास्त असतात आणि म्हणून विचार केला कडधान्याचं पीठ मिसळलं तर आणि चालू झाले प्रयोग मग मुगाचा उडदाचा तुरीचा पीठ तुमच्या बेंगाल ग्राम कलामध्ये चण्याचं पीठ बीन्सचं पीठ आणि तुमचे मुंगफल्ली मुंगफल्ली म्हणजे भुईमुंग सोयाबीन तुमचे घेवडा हे सगळ्यांचं दुधळाचं बी आपलं पीठ वापरलं आणि शेवटी दिसून आलं की सोयाबीनचं पीठ वापरू नये आणि भुईमुगाचं पीठ वापरू नये कारण त्यामध्ये तेल खूप असतं तेलाचा तवंग पसरतो जीवाणूंना प्राणवर मिळत नाही आणि मग प्रॉब्लेम निर्माण होतात आणि सगळ्यात उत्तम जर परिणाम मिळाले असतील तर चवळीच्या पिठाचे मिळाले तुरीच्या पिठाचे मिळाले उडदाच्या पिठाचे मिळाले आणि बीन्सच्या पिठाचे मिळाले आणि एक ते दहा किलो वापरलं शेवटी एक किलोमध्ये आपलं काम भागते हे सिद्ध झालं आणि मग त्यामध्ये अजून विचार केला की शक्य आहे गायीच्या शेणामध्ये खूप काही जीवाणूंच्या प्रजाती आहे पण शक्य आहे अशा प्रजाती असू शकतात मनात विचार आला त्या दोन अनव्हिजिबल म्हणजे अदृश्य आहेत मानवी डोळ्याला दिसत नाही सूक्ष्मदर्शनच्या खाली सुद्धा आपण पाहू शकत नाही आणि त्या लाखो कोट्यवधी वर्षापासून आपल्या शेताच्या बांधावर आणि जंगलामध्ये विकसित झालेल्या आहेत आणि आजही त्या अस्तित्वात आहे काय निसर्गामध्ये बायोडायव्हर्सिटी म्हणजे विविध जैवविविधता हा निसर्गाचा आत्मा आहे जमिनीमध्ये जीवाणूंची जेवढी जैवविविधता वाढवता येईल जमिनीच्या पृष्ठभागावर आंतरपिकांची जेवढी विविधता वाढवता येईल तेवढे फायदे आपल्याला भेटणार आहे आणि म्हणून विचार केला की बांधावरची मुठभर माती घेतली तर किंवा मग जंगलातली मुठभर माती घेतली तर आणि प्रयोग चालू केले आणि शेवटी आलं की बांधावरची एक मुठभर माती किंवा जंगलातली मुठभर माती जर टाकली आणि ते जीवामृत तयार झालं आणि दिलं चमत्कारच होतो बाकी दुसरं काही म्हणता येत नाही चमत्कारच आणि एक फॉर्म्युला तयार झाला त्याला मी नाव दिलं जीवामृत